संबंध दिवसभर दादा माडीवरच बसून राहिले तिन्ही सण झालं तरी ते खाली आले नाहीत आणि जिन्यात पावलांचा आवाज ऐकून ते भानावर आले बाण फिरवून त्याने आवाज दिला कोण आहे रे जी मी दत्तू हाय जिना चढून तो वर गेला आणि मुजरा करून उभा राहिला उघड्या दारातनं बाहेर बघतच दादा म्हणाले दत्तबा कपाटातली बाटली एक द्या काढून पुढं होऊन त्यानं कपाड उघडलं कोल्हापुरी रमची एक बाटली काढून हातात घेतली आणि हा उघडल्यागत उभं राहून त्या बाटलीकडे बघत तो म्हणाला सरकार काय रे मुजऱ्याला संधी आल्यात आधी बाटली आणते इकडं त्याच्या हातातली बाटली हातात घेत दादाने सांगितले खुर्चीला मजर मुजरा करून जायला सांग सगळ्यांनी पावलांचा आवाज न करता दत्तू बेतानं जिना उतरून खाली गेला आणि पाठीमागनं हाक आली जरा वर येला दत्तबा खाली उत्तरलेला दत्तू पुन्हा गडबडीनं जिना सोडून वर गेला आणि दादाने विचारलं परशुराम ते कोण आल्यात का वाड्यात जी अजून मळ्याकडनं आलं नाहीत कोण आलं म्हणजे वर मी बोलावलंय म्हणून सांग दादा बाहेर बघत राहिले न बोलता गप झाले आणि दत्तूने विचारलं जाऊ मी खाली नको उभा राहा लावतोस का बाटली तोंडाला भांबावलेला दत्तू तोंडाकडे बघत राहिला आणि दादा त्याच्यावर खेकसले लेका तोंडाकडे काय बघतोस माझ्या हुबा कशा राहिला येस इथं मान खाली घालून दत्तू नाईक मुकाड्यानं माघारी फिरला शिंग वाजलं दादांच्या अंगावर काटा उभा राहिला बाहेर नजर लावून ते बघत राहिले नांगरल्या कुळवलेल्या जमिनीवरनं धावत त्यांची नजर थेट डोंगराला जाऊन भिडली आळीपाळीनं खिंडीच्या दोन्ही बाजूला ते बघत राहिले दिवस मळून कडूसं पडलं आणि जिना चढून परशुराम वर आला परशुराम जी आता ना आला होय मूठ धरली होती कांद्याला पाणी फिरवलं आज न बोलता दादा बाहेर बघत राहिले आणि परशुरामनं विचारलं किरणाना येऊन गेला का नाही त्याला बी जरा पुन्हा माज आल्याग दिसतोय बोलावून आला नाही म्हणायचं तर मग बराच वेळ दादा काही बोलले नाहीत काळवंडल्या तोंडानं ते गप्पच बसून राहिले आणि मग थोड्या वेळानं ते म्हणाले उद्यापासून असं करा गडीमळ्याची राखण करतील तुम्ही सगळे घरातच राहत जावा असं म्हणता होय आणि हे बघा गायकवाडाकडं जरा जाऊन यायला सांगा तुला दाजी वाचला तर त्याला बोलावले म्हणाव परशुराम खाली गेला आणि दादा पुन्हा एकटेच बसून राहिले बाहेरच्या काळोखाकडे नजर लावून बघत राहिले आणि चाहूला ऐकायला आले कोण हाय मी दत्तू कार दाजीबा आल्यात वर लावते दे त्याला आणि हे बघ निम्म्या जिन्यातनं दत्तू पुन्हा वर गेला आणि दादाने विचारलं अकलं कुठं घाण ठेवलंय का तू आपल्या हातानं काय अपराध झाला हे न कळून दत्तू विचार करत राहिला पाटलांचे जोडे खात गप्प उभा राहिला आणि पाल चुकलो चुकलेला बोलला काय चुकी झाली जी माझी डोळं फुटल्यात काय तुझं का महाद्या कोळ्यागत कुणी डोळं काढलं तुझं खाल मानेनं दत्तू गप्पच उभा राहिला आणि संतापानं भडकलेले दादा म्हणाले मगाधरनं मी अंधारात बसलोय दिसत नाही तुला वाड्यावरची दिवाबत्ती रोज तूच बघतोस ना मग दाजीबाला बोलावलाय बोलावं गेल तो पुढं बोलू नकोस आता लावतो दिवा सगळे लेखांनो दिवस लावायला बसलाय दत्तू गडबडीन खाली आला आणि घाईघाईनं दिवा लावून घेऊन वर गेला पाठोपाठ दाजीबा गायकवाड जिना चढून वर आला का पाटील का बोलावलं होतं बसा दाजीबा काय हलावाल तुम्ही सांगा थोडा वेळ दोघंही एकमेकांकडे बघत राहिले आणि एक डोळा मिचकल्यागत करून दादाने विचारलं काय घेता का जरा हसल्यागत करून दाजीबा म्हणाला द्या पुढं आल्यावर कोण नको म्हणतंय वई दोघेही पित राहिले डोळे चारवटून गेले दिव्याचा प्रकाश डोळ्यात शिरू लागला आणि दाजीबा म्हणाले दादा म्हणाले दाजीबा काय म्हणतंय गावातलं वाच वातावरण काय म्हणायचं सर थंड आहे म्हणताय ते जिथल्या तिथं थंड का असतंय पुन्हा भडका उडल्यागत झालाय दादा आता भडका उडल्यागत झालाय होय आज उद्या पोरं सुटून आल्यावर दंगल होणार आहे म्हणतात अख्खी बाटली तोंडाला लावून दादा बोलले आलावा एक दिवसाचा असतोय म्हणावं त्यासनी म्हणायला कशाला पाहिजे मग का उड्या मारत्यात एवढ्या उड्या कशाच्या मारत्यात उग काहीतरी बोलत्या झालं लोकांच्या तोंडाला काय धरबंद असतोय भाई बोलत्यात तरी काय हेच की आता काहीतरी जनापणी होणार म्हण जनापणी होणार असं काय बा बोलत्यात ना बुडका ना शेंडा त्यांचं काय हो थोडा वेळ गेला आणि दादा मान झुकून म्हणाले अशी मजा चालली मग गावात हा ते काय विचारू नका होय का तर हो अरे च्या हम्म बघा असं हाय म्हणताय मजा काय विचारू नका असं म्हणून गायकवाडानं मान झुकवली आणि दादांचं तोंड निहाळत तो बसून राहिला दादांनीही मान पुढं झुकवली आणि गायकवाडाच्या मिशाकडे नजर लावून ते बसून राहिले असेच दोघेही एकमेकांकडे बघत राहिले आणि आठवण झाल्यागत करून गायकवाड म्हणाला असं आहे बघा आणि पुन्हा दादांनी सुरुवात केली होय का तर हो आणि भानावर आल्या की दाजीबा बोलला पुढं झुकवलेली मान तोंडाजवळ नेऊन म्हणाला पाटील शो गबरू शो गबरू लुळ्या माणसानं हात छातीवर हलवावा तसा हात हलवीत दाजीबा सांगू लागला स्वतःला भला समजून बोलू लागला पाटील शो गबरू बोला बोला दाजीबा दाजीबा गळ्यात पडल्यागत करून म्हणाला शो गबरू कुणाला हार जायचा नाही आणि छाती बडवल्यागत करून म्हणाला मी पिऊन बोलतोय असं समजू नका पर समोर दिवा आहे दादा ते बामणाचं पोरग केशा हो त्याच्या भंच मी अहो त्या आता मिसरूड फुटायला लागलेलं बार ते गावात बोलतंय म्हण माझा खून करणार आहे तुम्हाला सांगून ठेवतो त्याला मी उडीवणार बघा दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा त्यांच्या तोंडाकडे बघत म्हणाला प्यालो असलो तरी मला चढलेली नाही काहीतरी बोलते असं समजू नका मी बी कुराडीला उद घालून बसलोय काय दादा त्यो माझा खून करणार भट्टाने कधी खून केलाय काय कवा त्याला पोती वाचाय वर लावून देतो बघा समोर दिवा आहे शाबास फाकड्या आता कसली की देता त्याच्या रक्ताचा टिळा कपाळा लावून समोर तवा पाठीवर थाप मारून म्हणा शाबास हा त्यापायीच मी म्हणतो तुमची की एकी झाली पाहिजे दाजीबा कुणाची एकी म्हणता हेच की तुमची आणि किरुनानाची दाजीबा तावदारून बोलला ती बात सोडा तसं नव असं म्हणून दादा समजावून सांगू लागले दाजीबा उद्या ती पोरं सुटून आली म्हणजे ती सारी एक होतील उद्यात उद्यात तसं नव्हा उद्यात उद्यात हो ऐकून तर घ्या दाजीबा हे बघा त्या साऱ्यांचा एक पुट्टा होईल आणि मग तुम्ही एक एकटे पडशिला म्हणून म्हणतो तुमची एकी वाय पाहिजे ते जमायचं नाही दादा का जमायचं नाही दाजीबा नाही जमायचं अरे पर का नाही जमायचं दादाने असं जोर लावून विचारलं आणि डोळं बारीक करून दाजीबा म्हणाला सांगू दादा हे बघा आमचं पहिल्यापासून हळवैर दोरी दोन्ही घराण्यात कधी एकी झालेली नाही आजवर झाली नसली तर ती आत्ता करायची अहो कशी करायची आमच्यातनं तू जात नाही अडवा अगा ते सारे इसरायचं इसरायचं कसं इसरायचं जाणून बुजून इसरायचं अहो दादा त्याच्या आज्यानं आमच्या आज्याचा खून केला होता तवापासनं आमचा हे वाद असा चालत आलेला आहे दादा जरा भानावर आल्यागत बघत राहिले आणि आठवल्यागत करून म्हणाले दाजीबा मी तर ऐकलंय तुमच्या बाण त्याच्या आज्याचा खून केला म्हणून कोण नाही म्हणतोय आमच्या बाण त्याच्या आज्याचा खून केलाच की सोडतोय काय त्यो म्हणजे त्याच्या आज्यानं तुमच्या आज्याचा खून केला आणि तुमच्या बाण त्याच्या आज्याचा खून केला आणि त्याच्या बाला आम्ही पळवून लावलं आणि आता ह्यो आम्हाला पळवून लावायला बघतोय पर दादा त्याच्या बागत पळून जाणारे जात नव आमचे दोन पाडीन तवा मी मरीन आणि सांगू का दादा असं म्हणून दाजीबा बारीक डोळ्यानं बघत राहिला बोलता आणि समोरच्या दिव्याकडे बघतच बसला तसे दादा म्हणाले बोला की दाजीबा हे बघा दादा त्या किरुणानाची जात कडवी आहे कशी अहो कडवी म्हणजे बा जवारी आणि आई खिलारी काय कळलं का असं म्हणता म्हणायचं काय त्यात साऱ्या गावात माहिती आहे आम्हाला भिवून ह्याचा बाप पळून गेला आणि मग ह्यो किरणानं उपाजला बर ते जाऊ द्या जाऊ द्या कसं अहो अशी गोष्ट आई आणि उगच गंमत बघा तुम्ही एवढं त्याला सोडवून आणलं सांगा हा आता ही पोरं येऊ द्याच उद्या तुमच्या इरुद्यासनी खो घालतोय का नाही बघा पाहुण्याकडनं साप मारण्यात लई पटायचं आहे दादा दिओ दादा भडकले हात वारे करून म्हणाले पाहुण्याकडनं साप मारतोय त्याचंच मरण आलं असल आला असल अहो ते चुकायचं नाही मी काय म्हणतोय लिहून घ्या तुम्ही लिहून ठेवा लिहून राहुनानाची पोरं त्याला काय त्याला जित्ता ठेवणार आहेत का हं ते तुरुंगात आहेत तर निरोप गावात या लागल्या का असं म्हणता अजून कुठं आहे तुम्ही तुम्ही घाबरू नका तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही पर त्या किरणांवर भरोसा टाकू नका एवढं करा म्हणजे झालं त्याच्यावर कोण भरोसा टाकतोय अहो असं म्हणून गायकवाडानं डोळे बारीक केले दादाही तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा सांगू लागला शो किरणांना दिसतोय तसा नाही तुमच्या विरुद्ध रान उठवायला लागलाय कुठं आहे तुम्ही आमच्या विरुद्ध रान उठवतोय तर मग हाय मी बी ऐकून ऐकून हाय ना माझ्या विरुद्ध बी त्या केशाला तेनच भरीच घातलंय आणि रिक्रूट भरती झाल्यापासून तुमच्या विरुद्ध सारखं डोसकं उठवायला लागलाय लोकांचं तो वय त्यात त्याला जरा झळ बसली म्हणून कळ आली आम्हाला बी झळ बसली पर आम्हाला कुठं कळाली अहो एकदा आपलं म्हटल्यावर सोसायला लागतंय लगेच उपकारायची फेड अपकारणं करायची नसती दादा त्याला काय माणूस म्हणतात होय एकेकाला जाण नसती दाजी बा एक असतो माणूस उपराड्या घालताचा तसा आहे बघा त्यो आपण बी डाव खेळायचा कसा कसा हे बघा आता मज्जा आहे म्हणण्याचा ती पोरं सुटून आली की गावात काय खेळ चालतोय उगत ब उगत बघत बसा बघत बसू हां बघत बसायचं नुसतं उघड्या डोळ्यानं बघायचं बघा आहे असं म्हणून दाजीबा म्हणाला ह्या किरुणानं रावणाचा खून केला आता आम्हाला बी तुम्ही त्यात गोवलं हे सोडून द्या झालं ते झालं येळचा गुण असतो दाजीबा य म्हणा काळ म्हणा तुम्ही तुमचं कर्तव्यच केलं हो आम्ही जर लागत वागलो नसतो तर तुम्ही तर आमच्या विरुद्ध का गेला असता सांगा की ते बी खरंच म्हणा खरंच का नाही त्याच्याबरोबर आम्हाला बी घडली की आंघोळ नेमानेमी असते हो सटवायनंच कपाळावर लिवले आलं ते कुठलं चुकलं पर सांगून ठेवतो त्या पोरांचा दात काय माझ्यावर नाही हा त्यांची नजर किरणानावर आहे बघा आणि कशी म्हणता जा कशी काय लोक म्हणते आत त्यांचं घरानंच नष्टांश करणार आहेत म्हणते दादा तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा त्यांना इशारा देत बोलला तुम्ही मधी पडू नका म्हणजे झालं आणि खरं सांगू खुद्द आम्ही त्या पोराकडनं आहे बघा ये आली तर उडी होणार सोडणार नाही तुम्ही उगच बघत राहा म्हणजे झालं दादा उगच बघत राहिले आणि अंदाज घेतल्यागत विचारू लागले होय दाजीबा तुम्ही त्या पोराकडनं आहे म्हणून विचारतो विचारा की नवा ते आमचा आमच्यावर बी काहीतरी दात असेलच की दात हाय हो पर तुम्ही नका काळजी करू त्याची काळजी करू नको कशी मला बी काहीतरी सावध राहायला पाहिजेच की दाजीबा तसं सावध राहावा हो पर भ्याचं कारण नाही बघा भ्याचं कारण नाही म्हणता दादा सांगू मी हाय तवर काळजी करू नका मग झालं कुणाला वचन देत नाही पण वचनात गुंतलो बघा गेला का शब्द न आता माघारी घेणार नाही हा दादा अस्सल मराठ्याचं बिजन आहे आमचं दासीपुत्र नव मी असं काय काळजी करू नका तुम्हाला वाटलं असेल आता काय होईल आणि कसं होईल तसं काय वाटतंय म्हणा त्यांच्या घुगऱ्या खाऊन बसलोय मी दादा त्यावर जाऊ नका तशी ती पोरं गावात आली म्हणजे लई भडका उडणार आहे तुमच्या अशा बोलण्यानं उगा त्या त्याल पडाय नको मग भ्याच हाय काय काय त्यासनी दाजीबा दादा त्या गोष्टी करू नका हो का करू नको हो हे बघा दाजीबा बोलण्यावरनं बोलणं निघालं म्हणून सांगतो इकडची काडी तिकडं होऊ द्या गावात कायमचं पोलीस आणून बसवतो बघा पंढरीच्या कधी एकेकाला सारख्या झेलाच्या वाऱ्या करायला होतो मग तुमचं ते तुम्ही बघून घ्या बघून घ्या ना सांगितलं एक पुढचं धोरण बोललो ते मनात ठेवत दादा तुम्ही ते असं बोलून जाऊ नका कुणाजवळ उगा आपल्या हातानं का बिब्बा घालून घ्यायचा मी म्हणतोय ना मग तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही फुकट बघत बसायला काय घेशीला बघत बसायचं म्हणता हा नुसतं बघत बसाव मग आम्ही हाय ते पोरं आहे केळुनाना आहे तो केशा भामन आहे ते आमचं आम्ही सगळं बघून घेऊ चराला रान मोकळं सोडू म्हणता असं हे बघा सांगायचं नाही पण सांगतो परवा झेला जाऊन मी भेट घेऊन आलो त्यांची भादर काय गप बसत नाहीत बघा आता तुमच्यावर बी राग आहे त्यांचा पर म्या शपथ घेतली या शपथ घातली आहे मी दाजीबा असं म्हणून दादा तोंडाकडे बघत राहिले आणि अंदाज घेत म्हणाले तुम्हाला एवढी शपथ घालायचं काय कारण हो समोर दिवा आहे दादा खोटं बोलत नाही विश्वास ठेवा अगर ठेवू नका नव मी सहज विचारतो विचारा त्याबद्दल काय नाही पर त्याचा असा आहे दादा तुम्ही पाठीवर असला म्हणजे आमचा बी जीव बिनगोरी झाला का नाही असं म्हणता वय असा तिडा आहे त्यात हो एक येळाला सगळ्यांनी दचकून चालत नसतं एका येळाला सगळ्यांनी दुखवून चालत नसतं कळा काय तिडा माझ्या बोलण्यातला बरं जातो जाता मला वस्तीवर आणि जायचं आहे उठू का दाजीबा उठला आणि अंगाचा तोल सावरत जिना उतरून खाली गेला दाजीबा गेला परशुराम वर येऊन म्हणाला दादा जेवायला खाली येतं ना न बोलता दादा विचार करत राहिले दाजीबाच्या बोलण्यातला तिडा सोडवत बसूनच राहिले